संध्याकाळी सुमारे पाच वाजता आम्ही रेवाना बोटीवर पुन्हा चढलो यावेळी आमच्याशिवाय दुसरे कोणी पॅसेंजर्स बोटीवर आलेले दिसत नव्हते परंतु सामान वगैरे चढविण्याची गडबड चालली होती आमचे केबिन बदलल्यामुळे आमच्या मनाला स्वस्थता नव्हती आणि बोटीवर आलो तरी मनाचा काहीच निश्चय होईना एकदा वाटे की अडचणीतून सोसून फर्स्ट क्लासमध्येच राहावे पुन्हा एकदा वाटे आपले पैसे परत घ्यावे व सेकंड क्लासमध्येच जावे यांना पुन्हा रागाची लहर आली आणि आत्ताच मुंबईच्या कुकच्या ऑफिसला चांगलेच खडखडीत पत्र लिहितो त्यांनी मला मध्येच असा धोका दिला असे होते तर आम्हाला मुंबईलाच कळवायचे होते असे म्हणाले नंतर परसरकडे गेले व त्यांना विचारले अशी कशी हो तुमची व्यवस्था इतर लोकांनी पैसे दिले तसे आम्हीही दिले आहेत आणि त्यांचा जसा हक्क आहे तसा आमचाही आहे वगैरे वगैरे परसर म्हणाला माझ्या व कॅप्टनच्या हाती काही नाही मला फार वाईट वाटते पण मी काय करू आमच्या ऑफिसातून लिहून येईल तसे आम्हाला केले पाहिजे परंतु सिंगापूर अथवा पेनांग येथे कोणी उतरले की लागलेच तुम्हाला चांगले केबिन देऊ मग त्याच्याबरोबर आम्ही सेकंड क्लास पहावायला गेलो तेथे डायनिंग रूम चांगली स्वच्छ सामान वगैरे चांगले नीटनेटके आणि एकंदर व्यवस्था फर्स्ट क्लाससारखीच दिसली केबनही फर्स्ट क्लासप्रमाणेच होते उगीच थोडेसे वीत दोन वीत लहान असेल एवढेच केबिन समुद्राच्या बाजूकडील नसून विजेच्या पंख्याचीही व्यवस्था होती वरती साधारण डेकही बरे होते व एक लहानशी सिटिंग रूम आणि त्याच्याशीच लागून एक पुरुषांकरिता स्मोकिंग रूम वगैरे सर्व काही व्यवस्था ठीक दिसली नंतर आम्ही ठरविले की आता सेकंड क्लासमध्येच राहून हाही एक अनुभव घ्यावयाचा मग परसरने सर्टिफिकेट लिहून दिले व सांगितले की तुमचे पैसे मुंबई स्कूपच्या मार्फत मिळतील संध्याकाळी सात वाजता बोटीवर जिकडे तिकडे विजेच्या दिव्यांचा चकचकाट पसरला व हळूहळू पॅसेंजर लोक बोटीवर चढू लागले आणि जसजसा आठांचा सुमार होऊ लागला तसतशी या मंडळीची फर्स्ट क्लासमध्ये व सेकंड क्लासमध्ये एकच गर्दी झाली मुले मुली तहानी खेळती रांगती चालती बोलती अशी एकेका जोडप्याच्या मागे आपली तीन चार चार चार मुलांची लटांबरे सर्वांच्या हातात तऱ्हेतऱ्हेची खेळणी चित्रविचित्र रंगीबेरंगी टोप्या आणि अंगामध्ये नीट नेटके व सुबक असे कपडे अशा या लहान मोठ्या मंडळींनी सेकंड क्लासचे डेक गजबजून गेले आम्ही दोघे खुर्च्यांवर बसून येणाऱ्या मंडळींची मौज पाहत होतो ही सर्व मंडळी विशेषतः मुले बाळे बाया वगैरे पाहून माझ्या मनाला बरेच समाधान झाले व वाटले की बोटीवरील पुढचा प्रवास आम्हाला आता फारसा कंटाळवाणा वाटणार नाही जरी ही मंडळी आपल्याशी फारशी मित्रत्वाने वागली नाही तरी आपले डेकवर बसले म्हणजे सहजच करमणूक होईल या मंडळींमध्येही एक दोन जोडपी कुरकुरीत करीत आले की पहा आम्ही चार चार महिन्यांपूर्वी फर्स्ट क्लासच्या केबिन करता नावे लिहिली असून आता अर्ध्या रस्त्यावर आम्हाला सेकंड क्लासमध्ये घातले हा अगदी धोका आहे वगैरे वगैरे त्यांची कुरकुर चालली होती हा प्रसंग आम्हा एकट्यावरच नाही हे कळून काय झालं ते असो नंतर आम्हाला आमच्या विपत्ती तितक्या कष्टप्रद वाटल्या नाहीत समदुःखी मिळाला म्हणजे मनाला थोडे तरी समाधान वाटे असे म्हणतात ना त्याचा यावेळी आम्हाला प्रत्यय आला नंतर प्रसिद्ध केल्याप्रमाणे देवाना बोट बरोबर रात्री दहा वाजता कोलंबो बंदरातून निघाली कोलंबो बंदराची शोभा यावेळी फारच सुंदर दिसत होती बंदरामध्ये जिकडे तिकडे लहान मोठ्या शेकडो बोटी दिव्यांनी सुशोभित अशा सर्वत्र पसरल्या होत्या व काही हलक्या बोटी समुद्राच्या मंद मंद लाटांनी हेलकावे खात होत्या जणू काय या अलंकार मंडीत लहान मोठ्या परीस नृत्य करीत आहेत असे वाटे बंदर किनाऱ्यावरही जिकडे तिकडे मोठमोठे व दूरपर्यंत प्रकाश फेकणारे दिवे खांबा खांबांवर दिसत होते यावेळी शुक्ल पक्षाला नुकताच कुठे आरंभ झाला होता अर्थातच चंद्र अगदी बाल्यदशेत होता तथापि त्या अनेक दिव्यांच्या प्रकाशांनी कोलंबो बंदराची शोभा विलक्षण मनोहर दिसत होती यावेळी आम्ही सर्व पॅसेंजर लोक डेकवर बसून आपापल्या परीने त्या सुंदर देखाव्याची तारीफ व प्रशंसा करीत होतो बोट बंदराच्या बाहेर निघाल्यावर वेगाने आपला पुढील मार्ग क्रमू लागली व बंदराचा सुंदर देखावा हळूहळू आमच्या नजरेआड झाला